श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग सत्तावन्न श्री भगवान म्हणाले अर्जुना मन काही आश्रया वाचून जगदाकाराची कल्पना करत असल्यामुळे आधी जगच्चित्र उत्पन्न होते व मागून त्याला आधारभूत भुवनात्मक विराट रूप भिंत उत्पन्न होते हे खरोखरच फार मोठे आश्चर्य आहे असे तू समज भिंती वाचून चित्र उदय पावले म्हणजे मग त्याच्या आधारभिंत समष्टी विराट सर्वत त्याच्या त्याचा आधारभित भिंत समष्टी विराट सर्वत्र पसरतो खरोखर ही विचित्र माया आहे कारण तिचे स्वरूप अत्यंत असंभाव्य आहे ते अत्यंत विरुद्ध आहे येथे भोपळा पाण्यात बुडला व पाषाण पाण्यावर तरंगत आहे अशासारखे आहे अर्थात हे सर्व स्वप्न इंद्रजाल इत्यादिकांप्रमाणेच उत्पन्न होते अर्जुना या जगच्चित्राची आश्चर्यकारकता राहू दे पण चित्तस्थ चित्रासारख्या शून्यरूप जगत्रयात शून्यरूपच असलेल्या तुझी ही शून्यरूप अहंता का उदय पावली आहे हे त्याहूनही अधिक आश्चर्य नव्हे का तू जगातही जर छिदाकाशातच पाहशील तर सर्व चित्र सर्व चिदाकाशकृत आहे त्या आकाशाने आकाशात आकाश अत्यंत लीन होते आकाशात आकाशाचा भोग घेतला जातो आणि छिदाकाशात छिदाकाशच पसरले आहे असे सिद्ध होईल ज्यात दीर्घ संसार भ्रमण होते असे हे जगतचित्र दाव्याप्रमाणे पसरलेल्या वासनारज्जूने वेढलेले आहे ते चिदाकाशही या जगात वासनांच्या उद्वेष्टनामुळेच उद्देश उद्वेष्टित होते आरशात जसे प्रतिबिंब तसे हे जग स्वतः ब्रह्मात आहे आधार व अनन्यत्व यामुळे ते छेद भेदादिकांचा अविषय आहे छेद भेदादी व्यवहार जात व त्याचा विषय जगत ब्रह्माशी अनन्य आहे ते चिदाकाशच आहे तेव्हा कोणत्या कर्त्याकडून कोणाला कोणत्या साधनाने कोणत्या प्रकारे कोणत्या फलासाठी कोणत्या देशी व कोणत्या काली त्याचा छेद भेद इत्यादी व्यवहार होणार <clears throat> अर्जुना या उपायाने तुला <clears throat> ब्रह्म साक्षात्कार झाला असता तुझ्या वासनांचाही ब्रह्माहून भिन्नत्वाने अभाव झालाच <clears throat> अशा रीतीने जो वासनारहित झालेला नसतो तो सर्व धर्मामध्ये तत्पर जरी असला व मोठा बुद्धिमान ज्ञानी जरी असला तरी पिंजऱ्यातील सिंहाप्रमाणे किंवा पोपटाप्रमाणे अतिबद्धच आहे ज्याच्या चितीभूमीमध्ये अत्यल्पही वासना बीज आहे त्याच्या ठिकाणी त्या बीजापासून फार मोठे संसाररूप अरण्य पुन्हा उत्पन्न होते पण अभ्यासामुळे हृदयात चांगल्या रूढ झालेल्या आत्मज्ञानाग्नीने ज्याच्या मनातील वासनाबीज पूर्णतया जळून गेले आहे तो पुन्हा उदय जन्म पावत नाही वासनारहित मनाचा पुन्हा संभव होत नाही ज्या चित्तातील वासनाबीज जळून गेलेले असते ते चित्त वस्तूमध्ये निमग्न होत नाही ते सुख दुःखाधिकांप्रमाणे पाण्यातील कमलाच्या पानाप्रमाणे स्वच्छ अलिप्त असते हे अर्जुना तू सर्व विपुल आशांचा त्याग कर मी केलेला हा पवित्र उपदेश ऐकून व तत्वाला उत्तम रीतीने जाणून मनोमोहरहित हो मनोमोहरहित हो बंधुवदाधिकांच्या कल्पनेने होणाऱ्या शोकाचा त्याग कर आणि आपल्या वासनारहित स्वरूपात शांत चित्त एक शांत ब्रह्मरूप हो आणि त्यामुळेच निर्भय होऊन परमसंतुष्ट होऊन रहा इति श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाण प्रकरणे पूर्वार्धे सप्तपञ्चाशः सर्गः श्रीराम